हातात हात तुझिया चाहूल ही सुखाची डोळ्यात बंद केली हुरहुर या मनाची माझ्या मनामध्ये मेघ तुझ्या मनात पाऊस नाते अतुट आपुले जरी वादळाची वाट वारा दिशा भूल करी तरी नाही मी भूलले तुझ्या प्रकाशी चालले मी ही वाट ती मिराची तुझ्या नेत्री दोन चंद्र मला तमाग कशाची आहे खातरी प्रेमाची काहे भीती अंधाराची संसार सुखाचा होईल मी हा विश्वास देईल काटे विरुनिया सारे वाट होईल फुलांची खेळ सारी पाटावर मिग राजा तुग राणी त्याला प्रेमाची चौकट फक्त इतुकी कहाणी असा इवल असा वेलू घेई आकाश व्यापूनी राजा असेल शहाणा अन वेडी त्याची राणी हातात हात तुझिया चाहूल ही सुखाची डोळ्यात बंद केली हुरहुर या मनाची